सूर्यपुत्र लोकमान्य अलौकिक अंत्ययात्रा लोकमान्यांच्या कैलासवासाची वार्ता कळल्यावर लोकांच्या झुंडीच्या झुंडी सरदार गृहाकडे यायला लागल्या सरकारने एक स्पेशल मेल सोडली त्या दिवशी तिकीट कुणी काढलंच नाही लोकमान्यांचं शव व्यवस्थितपणे एका चौरंगावर बस्त करून त्यांच्यावर शालजोडी घालून कपाळाला भस्म लावून पुष्पहार घालून सरदार गृहाच्या गॅलरीत आणून ठेवण्यात आलं लोकांना तिथूनच दर्शन होत होतं पुढचा प्रश्न होता तो अंत्यसंस्कारांचा कारण स्मशानाची जागा पुरणारच नव्हती दुसरी जागा बघायची तर सरकारची परवानगी लागणार होती मग काही जण पोलीस कमिशनरांना जाऊन भेटले आणि चौपाटीवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली ती सुद्धा एका अटीवर ती म्हणजे त्या उपर कोणासाठीही अशी परवानगी मिळणार नाही स्मशान यात्रेसाठी लांबचा मार्ग निवडला गेला अफाट गर्दीत यात्रा सुरू झाली रस्ते गॅलऱ्या गच्च्या खचाखच भरल्या होत्या शवाच्या आसनावर लोक पुष्पवृष्टी करत होते दिंड्यांमधून लोक भजनं गात चालले होते यात्रा चौपाटीवर पोचली आणि प्राणहीन देह अग्नीच्या स्वाधीन करण्यात आला अंत्यसंस्कार संपले दोन तारखेला रात्री तीन वाजता स्पेशल ट्रेनने अस्थिकलश घेऊन लोक सकाळी सात वाजता पुण्यात पोचले आगगाडीही फुलांनी सजवली होती एका रथात पालखीत अस्थी असलेली चंदनी पेटी ठेवण्यात आली. पुण्यातले लोक रथ स्वतः ओढत होते. पालखीमागे लोकमान्यांचे चिरंजीव चौऱ्या ढाळत उभे होते. पालखीवर डेरेदार रेशमी छत्री उभारली होती. रामकृष्ण हरीच्या गजराने वातावरण भरून गेलं होतं. रस्ते खचाखच भरले होते. पालखीवर फुलांचे हार ढिगाने पडत होते. लोक अनवाणी चालले होते. बोडक्या डोक्याने चालले होते रडत होते दारूवाला पुलाजवळ रथयात्रा आली आणि सगळी वाद्ये थांबली हिंदू मुस्लिम की जय असा मोठा जयघोष झाला पुणे स्टेशनच्या पश्चिम टोकाने निघालेली रथयात्रा ससून हॉस्पिटल रास्तेवाडा रविवार पेठ असं करत पाच तासांनी गायकवाड वाड्यात आली लोकमान्यांच्या वाड्यातल्या माडीवर करंडक गेला लोकमान्य ज्या खुर्चीवर बसत असत तिथे करंडक नेऊन उंच केला गेला त्याचं दर्शन घेऊन लोक माघारी परतले तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते आठ ऑगस्टला अस्थी प्रयागच्या त्रिवेणी संगमात विसर्जित पावल्या ग्लानिर्भवती भारताला एक महात्मा खरोखरच चेतना देऊन गेला दृढनिश्चयी भीष्मांनी परत एकदा भरतभूमी पाहिली शिवाजी महाराजांच्या नंतर परत एकदा रयतेचा राजा येऊन गेला भास्कराचार्यांच्या नंतर एक गणिती अवतार घ्यायला आला ऋग्वेदातला एक ऋषी परत एकदा भरतभूमीचं दर्शन घेऊन गेला कलियुगातल्या राजकारणातला मुस्तद्दी कृष्ण कलियुगातल्या अनेक शिशुपालांशी लढून गेला लोकमान्यांना सिंहगडावर राहायला फार आवडायचं आपण आकाशाच्या जास्त जवळ आलो असं वाटतं असं म्हणायचे जनतेचे ते राजेच होते सिंहाची छाती सिंहाची आदब असलेले त्याची गर्जना भारतभर घुमली गडासारखेच कणखर भक्कम संकटांच्या वादळ वारे पावसात अविचल राहणारे जनशक्तीला शिवाजी आणि गणेशोत्सवाच्या रूपाने संघटित करून मनाने कणखर बनवणारे चैतन्याचा अंगार फुलवणारे होम स्थापना करून स्वराज्य मेलच्या कल्पनेचा फुगा फुगवून मिळवणारच पर्यंत फुगवणारे केसरीच्या अग्रलेखांमधून जनता आणि इंग्रज या दोघांना सतत सावध ठेवणारे लोकमान यांना शेवटच्या काही वर्षात आपल्या मागे आपली ही मशाल कोणीतरी हाती घेईल असं वाटत होतं पण ते घडलं नाही कोणीतरी मुलगा पुढे होईल आणि म्हणेल की तुम्ही आता म्हातारे आहात बाजूला सरा आता मीच तुमची मनीषा पुरी करतो माझे डोकीवर पाय देऊन वर चढणारा मुलगा मी माझे हयातीत पाहिन असं मला आता वाटत नाही असं म्हणाले पण त्यांची धुरा महात्मा गांधींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पुढे चालवली तसाच तुरुंगवास सोसला तसाच लोकसमुदाय गोळा केला लोकांच्या चेतना निर्माण केली थंड गोळा झालेल्या भारतात अग्नी फुलवण्याची कामगिरी लोकमान्यांनी केली आणि ते स्फुल्लिंग विझू न देण्याचं व्रत गांधीजींनी अंगीकारलं लोकमान्यांच्या आठवणी जागवताना प्रत्येकाने त्यांच्या त्यागाला तोड नाही त्यांच्या अलोट धैर्याला सीमा नाही त्यांच्या साध्या राहणीला दुसरा कुणीही तुल्यबळ नाही त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारा जगात कुणीही नाही असंच म्हटलं पुढे माउंट बॅटनच्या जागी गव्हर्नर जनरल म्हणून आलेले राजगोपालाचारी आपल्या आठवणी सांगताना म्हणाले no one practised truths and ahimsa better than Lokmanya I always felt that Lokmanya and Gandhiji were strange contradictions of their philosophy. अहिंसा आणि सत्य यांच्यावर गांधीजींची दृढ श्रद्धा असली तरी घनघोर सुरू असलेल्या युद्धात कणखरपणे अविचल मनाने उभ्या असलेल्या नेपोलियन सारखेच ते कठोर असत त्या उलट अत्यंत आक्रमक आग्रहक असलेल्या लोकमान्यांचा स्वभाव मात्र कुसुमादपी कोमल होता माशीला मारलेलंही त्यांना सहन होत नसे सत्याचा आग्रह धरणारे गांधीजी परिस्थिती पाहून आपल्या मनाला मुरड घालून रणनीती आखत आणि त्याउलट लोकमान्य मात्र प्राण गेला तरी आपला सत्याचा आग्रह सोडत नसत म्हणूनच त्यांनी मंडालेच्या तुरुंगवासाची शिक्षा झेलली अंतर्बाह्य मनाच्या असलेल्या सरोजिनी नायडू लोकमान्यांची आठवण सांगताना आपल्या लालित्यपूर्ण शब्दांमध्ये म्हणतात Tilak was a human counter of his own rich and rugged landscape that wells the stubborn strength of its formidable mountains with the laughter of streams and the loveliness of woods. त्या उलट अरविंदो बाबू घोष यांची लेखणी मराठा स्वभावाचं गुणवर्णन करताना थांबतच नाही लोकमान्यांचा स्वभाव हा किती मराठा स्वभावाचा आदर्श होता हे सांगताना ते म्हणतात Tilak was the very type and incarnation of Maratha character the Maratha qualities the Maratha spirit but with the unified solidity in the character, the touch of genius in the qualities, the vital force in the spirit which make a great personality readily the representative man of the people. The Maratha race, as their soil and history have made them, are a rugged, strong, sturdy people, democratic in their every fiber, keenly intelligent, and practical to the very marrow, following in ideas, even in poetry, philosophy, and religion, the drive towards life and action, capable of great fervor feeling and enthusiasm, like all Indian people, but not emotional idealist. Having in their thought and speech always a turn for strength, sense, accuracy, lucidity, and vigor. In learning and scholarship, patient, industrious, careful, thorough, and penetrating. In life, simple, hardy, and frugal. In their temperament, courageous, pugnacious, full of spirit, yet with a tact in dealing with hard facts, and circumventing obstacles, shrewd, yet aggressive diplomatist, born politician, and born fighters. गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे लोकमान्य सर्वार्थाने डेमोक्रॅट होते डेमोक्रेसी म्हणजे by the people of the people for the people ते लोकांचे लोकांसाठी आणि म्हणूनच लोकमान्य होते